समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय तेरावा ब्रह्मदेवाचा मोहनाश श्री शुकदेवजी सांगतात भाग्यवंत तुम्ही राजे भक्ता माझी शिरोमणी ऐकता पुसता प्रेमे नवीन रस आणिता ती वाणी हृदयोनी करण गाण्यास लीला अनत्या स्मराया ऐकावयाला जैलम जैलंपटाला विषयात हर्ष रहस्यमयी आलीला तरी लक्षुनी ऐकणे दयाळू गुरु ते शिष्या गुप्त ज्ञान हि बोधिती मृत्यू अघासुरातून कृष्णाने बाळ रक्षिले आणिले बाळवंटीनी वदले कृष्ण त्याजला पहा प्रियानो अतिरम्य वाळू खेळावया सर्वच युक्त आहे पहा जळाशी कमळे फुलोनी पक्षी हि गाती तरु हे जेवणे करूया आता वेळ तो बहु जाहला भूकही लागली खूप वासुरे तृण सेविती वदले ठीक गोपाळ वासुरे जळ पाजुनी सराया सोडिले आणि आनंदे शिंकी सोडिली मध्यात बैसे मग कृष्ण जीतो निमंडलैसे भवती हि गोप जीला बघतीची प्रेमे त्या कर्णिकेच्या जणू पाकळ्याची कोणी फुले निपानांचे फळ सालीचे कुणी दगडी पात्र ते कोणी करोनी जेऊ लागले कृष्णनी बाळ गोपाळ बोलती रुची जापरी हासती तोंड फाडोनी मजेने जेऊ लागले कान्हा खोवी कमरपटिसी वेणुती दृश्य भागी शिंगा होते बगली धरिले पात्र डाव्या करात दही भातो घृत चटणिया लोणची त्यात होती मुला माझी बसून हसतो बोलतो तो विनोदे भोगता यज्ञी जरीही असला जेवितो लिले स्वर्गा माझी नवल गमले पाहता देवताना नृपारे जेविता ऐसे कृष्ण लीलात बाळते वासरे दूरती गेली जंगली तृण लालसे बाळांच्या ते येता जाहले भयभीतते मित्रानो नच हो थांबा निवांत जेवणे तुम्ही वदे कृष्ण पहा वासुरे वळवीतसे भाताचा घेऊन काला कृष्णजी धावला तसा गिरी गुंफावनी साऱ्या वत्साना धुंडू लागला ब्रह्मा तो नभ मंडळी स्थित असे पाही अघा मृत्यू तो आश्चर्ये बघतो मनात स्मरतो पाहू हरे चालिला। चोरी वत्स तसे गोपी हलवी नेवोनी निहो गुप्त तो अज्ञाने करी हे घडे कमळीच्या पुत्रे भ्रमी कार्य हे वासुरे दिसली नाही कृष्ण वाळूसी मुले मुलेही नव्हती तेथे शोधी कृष्ण जिथे तिथे परंतु बाळ गोपाळ सान वत्सत यांची दिसले नचते तेव्हा बोळखी कृष्ण तो मनी ब्रह्माची जाणीतो विश्व त्यासेची कृत्य हे असे गोपमातानी ब्रह्म्याला आनंद द्यावयातसे धरिली वत्सरूपे ती बाळे ही तोची जाहला होती गोप मुले निवत्स तशीची घेई हरी रूपतई वंशा शिंगी निशिंकी वस्त्र तशीची काठ्या करी ही तशा जैसे भाव गुणादी रूप सगळे झाला तसाची हरी विश्व रूप तसाची विष्णु हरी ही ती वेदवाणी खरी वासुरे गोप ही झाला सर्वात्मा भगवान स्वतः आत्मरूप असे वत्स बाळे ही आत्मरूप ते घेरता जमले सारे सवत्स व्रजी पातले विभक्त जाहले सर्व वासुरे बाळ ते गोठ्यात घुसले सर्व ज्याच्या त्याच्या घरात ते तो बासुरीचा ध्वनी ऐकताची माता तदा धावून पातल्यानी घेवोनी कृष्णा समजोनी पुत्र निधुंद दुग्धास्तनी पाजिले की ऐसाची नित्य वनिजाय कृष्ण बाळ गोपाळ बनोनी येई माता तयाला सजवीत नित्य गालासी दृष्टी काही देती त्या गवळणींच्या परिसर्व गाई चरवून येता वत्स घेती चाटून त्यांना पान देती पानास्तनीचा झरता चराही मातृभाव जसा होता शुद्ध गो गोपींचा तसा रमला कृष्ण पुत्रैसा परिणामोहला कुठे ज्ञानैश्वर्य विना प्रेम शुद्धची मातृभावतो गायिनी गोपिका देती कृष्णाच्या परिपालका या परी क्रीडला कृष्ण सर्वात्मा भगवान हरी गोपाळ रूपे गोठी गेहात वर्षते पाच सात दिनो पूर्व वर्षते संपण्यापुरे बळीच्या श्री कृष्ण गेला वत्सास चारण्या गोवर्धनास माथ्याशी चरता गायी पाहती दुरुनी आपुली वत्स व्रजात चरता तदा वात्सल्याले उमटो निचित्ती न ती गोपही आवरिता हंबारुनी त्या पळत्याची गेल्या संकोच मानी उचलो निपुच्छ वेगात गेल्या पळत्या जशा की दोन्हीच पायी पळती गमावे नवीन जाहले वत्स तेही त्यांच्यात पातले स्नेहाने पाजिता गाई अंग चाटोनिया तदा गोपी निरोधिता त्या नारोधिले नचते मुळी लाजल्या क्रोधल्या गोपी तेथे पुत्रास पाहती मनात दाटे प्रभु प्रेम त्यांच्या पळो गेला मुग क्रोध दूर घेऊन पुत्रा धरती उराशी हुंगो डोकी बहुमोद घेती वृद्ध गोपासही मोद बाळा घेताची जाहला बाळाना ठेविता दूर प्रेमाश्रू नेत्री पातले पाहले बलरामाने व्रजात गोप गायिनी गोपिका आपुल्या पुत्रा त्यजोनी प्रेम मेळिती विचार करिता चित्ती नकळे मुळी कारण सर्वात्मा कृष्ण देवाचे माझ्याशी गोप बालका आहे स्नेह तसा आहे वासुर प्रेम हा करी माया ही कोठुनी आली देवता दानवीय का माणुसी कशी होय प्रभूची शक्ती ही करी। बळीने ज्ञान दृष्टीने पाहता वासरे तसे गोपाळ सर्व कृष्ण दिसले कृष्ण रूपची हे गोप बाळे बछडे देव न कोणी तव रूप सारे कृपा करोनी मज सांग कृष्ण तुझीच रूपे दिसती अनंत ब्रह्माजीचे कृत्य तदा हरीने बळीस सारे कथिले पहाते ब्रह्माजी ब्रह्मलोकीचा व्रजात पातला असे समयी त्रुटी ती झाली पाही सर्व जसे तसे कृष्णनी बाळवत्साना क्रीडता पहिल्या परी गोकुळी जे वड़ी बाळे ते वडी झोपवीच मी जागृत दिसती येथे कसे हे घडले असे मोहित वड़े केले ते वडे दिसती कसे सर्व हे कृष्णजी साठी कसे खेळती वर्ष हे ब्रह्माजी दृष्टीने पाहती परिना खरे खोटे यई भेद न जाणी ध्यान लावुनी, कृष्णाने मोहिले माये मायाना स्पर्शिते तया कृष्णाला वाया ते पाही ब्रह्माची मोहिले उजेडी काजवा तैसी अंधारी घळना दिसे संताना मोहिता क्षुद्र स्वतःचे तेज नाशिती विचार करिता ब्रह्म्या दिसती कृष्ण रूप शंख चक्र गदा पद्म शिरी मुकुट कुंडले कंठात वनमालानी नेसले पीत वस्त्र ते श्यामवर्ण असे सारे भुजा शातया, श्रीवत्स चिन्ह वक्षासी भुजासी बाजू बंदते जडित शंख आकार कंकणे करी शोभिली कोवळा सर्व अंगांशी तुळशी माळ ही गळा भाग्यवंत अशा भक्ते घातली जीतया गळा कटाक्ष दृष्टी ती मोही चांदणी हास्य फाकले भासले रजसत्वाचे भक्ताना तोषवी बहु दुसरा ब्रह्मजी तेथे चरा चर तृणांकुरे गातीनी नाचती सर्व कृष्णा पूजा ही अर्पिती आणि मा गरिमा सिद्धी माया विद्या महा चोवीस ते महातत्वे कृष्णाने घेरिले असे काल संस्कार इच्छानी कर्मनी फळमूर्तिमान हरिसी सेविती नित्य अस्तित्व संपवोनिया सीमित नचहा काळा त्रिकाला बाधी सत्य अनन्तो अनंतो तेजमोदो हा वेद ही गाऊ नाशके परमात्मा परब्रह्म कृष्ण रूप सर्वते ब्रह्म्याने पाहिले सर्व व्यापला जो चराचरी आश्चर्य जाहले ब्रह्म्या इंद्रियी क्षुब्ध स्तब्धला मौनी निस्तेजही झाला स्तब्धची राहिला उभा हरीची ही ऐसी महती नच माया शिवितसे नहो वर्णो त्याला श्रुती वदते ब्रह्मनसे न तो ब्रह्मा जाणी सकल ज्ञान ज्ञानहितया तशी माया लोपी हरिच बघता स्तब्धहितया सचेत जाहला ब्रह्मा उघडी नेत्रते धवा स्वदेह पाहिला तेव्हा शकला पाहु विश्व हे चौफेर पाहता ब्रह्मा दिसले व्रजते धवा डवरले वृक्षते पर्णे फळ पुष्प हि दाटले वृंदावन लिला भूमी तृष्णा क्रोध तिथे नसे दुस्त्यज वैर सांडोनी जीव प्रेमेची वृंदावनास बघता हरिगोप झाला हा कृष्ण एक असुनी तरी कैक झाला धुंडी तरीही बछडे दही भात खाता लीला अगाध असली नकळे तयाला हंसावरी बसुनिया पळताच ब्रह्मा आला धरेसी पडला जणुस्वर्ण दंड चारी मुकुट हरिच्या पदी उनिया मोदाश्रुने हरिपदा अभिषेक केला उठतो स्मरतो लीला पडतो पायतो पुन्हा वारंवार किती वेळा पदासी पडला असा ब्रह्मा हळूने उठताची नेत्र पुसो पाही तरी हात जोडी कापे हि देहे तरी हात जोडी कंपित शब्दे स्तुती गायली इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तेरावा अध्याय हरिओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तू